पङ्गुल्लङ्घयते पङ्गुल्लङ्घ्यते यत्कृपा त्वमहो वन्दे वन्दे चहासदोदितं बोला चहा भक्तपरायण चहाभक्तपायण सद्गुरुवेणगावकरमहाराजी जये भावधराभो अपुलाता चहाकराहो भावधराभो अपुलाता चहाकराहो घुटका घेता क्षणीच आपुला प्रभाव दावी तो जगताला येई हुशारी चराचराला म्हणून हो आपुला ता चहा करावो भाव धरावो आपुला ता चहा करावो संत चहादास आपल्या एका श्लोकामध्ये मुमुखजनांना उपदेश करताना स्पष्ट शब्दात सांगतायत काय सांगतायत मना सज्जना एक जीवी धरावे आणि तुला सांगतो याची पंथे तुझावे अरे कधी काळी तुझला जरी मोक्ष व्हावा आणि प्रभाती चहा नित्य सेवीत तावा परंतु सांप्रत आणि आम्ही ठिकठिकाणी कथा करताना आम्हाला काही काही मंडळी प्रश्न करतात की म्हणले बुवा तर म्हटलं काय तर म्हणाले की आपण आणि गोदुग्धाची माहिती वर्णन करायचं सोडून हे भलतच चहाचं महात्म्य काय चालवलंय तर महाराज त्यांना सांगणं हेच की या ठिकाणी आमच्या पदार्थाचा आम्हाला काही सांगता येत नाही ही गादीच अशी आहे की या ठिकाणी संतांची उच्चिष्ठे बोलतो उत्तरे कायम्या पामरे सांगा वेगा परंतु यावरही काही काही मंडळी आणि कुटाळपणाने प्रश्न करतात की महाराज याला म्हणले काही आधार आहे का तर आहे याला सुद्धा आधार आहे ज्या वेळेला परमात्माने आपल्या भक्ताला चहा गीता सांगितली त्यावेळेला स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे की आराम मधुना मस्मी शर्करा सर्व प्रकारच्या पेयामध्ये चहा जो आहे तो मी आहे आणि गोड पदार्थ साखर जी आहे ती मी आहे अशा तऱ्हेचं सांगितलेलं आहे तात्पर्य काय की काय पामरे बोलावी उत्तरे आणि चहाचे महात्म्य अगाध खरे या चहामुळे काय काय मिळत नाही महाराज तर सर्व काही मिळतं बरं का बेकाराला नोकरी आळशाला हुशारी तरुणाला प्रेम या सर्व गोष्टी चहानं प्राप्त होतात राजापासून तो रंकापर्यंत आणि राजवाड्यापासून तो झोपडीपर्यंत सर्वत्र चहा पसरलेला आहे बरं का शाहीर के ठिकाणी सांगतात चहा वाचून काम चालना चंद चहा पाना येते हॉटेला शाळा कॉलेजची पोर पोरी नट नटी सारी येते फिरतीला फिरतीला तात्पर्य काय म्हणून श्रोतजन हो तुम्ही काय करा तर वृषभंगात सांगितल्याप्रमाणे धरावो आपुलाता चहा करावो धरावो आपुलाता चहा करावो आण बाबा हार बुक्का थकलो आहो चहा एक भराणा